ओम श्री कृष्णाय नमहा अध्याय सतरावा महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन सुत म्हणाले हे शौनका तेथे गेल्यावर राजा परीक्षिताला असे दिसले की एक राजाचा वेश धारण करणारा शूद्र हातात काठी घेऊन एका गाय आणि बैलाच्या जोडीला अशा रीतीने मारित होता की त्यांना कोणी वाली नाही कमलातील तंतूप्रमाणे शुभ्र रंगाचा बैल एका पायावर उभा राहून थरथर कापत होता आणि त्या शूद्राच्या मारण्यामुळे दुःखी आणि भयभीत होऊन मूत्र त्याग करीत होता धार्मिक कृत्यासाठी दूध तूप असे आहुतीचे पदार्थ देणारी गायसुद्धा शूद्राच्या वारंवार लताप्रहाराने अत्यंत दुःखी झाली होती एकतर ती अशक्त होती शिवाय तिचे वासरूही तिच्याजवळ नव्हते तिला भूक लागली होती त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते रत्नजडीत रथात बसलेल्या राजा परीक्षिताने आपले धनुष्य सज्ज केले आणि घनगंभीर आवाजात त्याने शूद्राला विचारले अरे स्वतः बलवान असूनही माझ्या राज्यातील दुर्बल प्राण्यांना बलपूर्वक मारणारा तू कोण आहेस एखाद्या नताप्रमाणे राजाचा वेश तू धारण केला आहेस पण तुझे कृत्य तर शूद्रासारखे दिसत आहे अर्जुनासह श्रीकृष्णांच्या परमधामाला जाण्याने निर्जन स्थानात निरअपराध्यांवर अशा प्रकारे प्रहार करणारा तू अपराधी आहेस म्हणून वध करण्यास योग्य आहेस परीक्षिताने धर्माला म्हणजेच बैलाला विचारले बीस तंतूप्रमाणे तुझा श्वेतवर नाही आणि तीन पाय नसलेला तू एकाच पायावर फिरतोस हे पाहून मला फार दुःख होत आहे बैलाच्या रूपात तू कोण देव आहेस की काय सध्या ही पृथ्वी कुरुवंशी राजांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहे तेथे तुझ्याशिवाय अन्य कोणाही प्राण्याला दुःखाने अश्रूपात करताना मी पाहिले नाही हे धेनुपुत्रा तू आता शोक करू नकोस या शूद्राचे भय बाळगू नकोस गोमाते मी दुष्टांना शासन करणारा असताना तू अश्रू ढाळू नकोस तुझे कल्याण असो हे देवी ज्या राजाच्या राज्यामुळे दुष्टांच्या उपद्रवामुळे सर्व प्रजा त्रस्त झालेली असते त्या उन्मत्त राजाची कीर्ती आयुष्य ऐश्वर एवढेच काय परलोकही नष्ट होतो दुःखितांचे दुःख दूर करणे हा राजाचा परमधर्म आहे हा महादुष्ट आणि प्राण्यांना पीडा देणार आहे म्हणून मी आता याला मारून टाकतो हे सुरभी नंदना तू तर चार पायांचा पशु आहेस तुझे तीन पाय कोणी तोडले हे राजे श्रीकृष्णांचे भक्त आहेत त्यांच्या राज्यात कोणीही आपल्यासारखा दुःखी असता कामा नाही हे वृषभा तुझे कल्याण असो मला सांग की तुझ्यासारख्या निरपराध साधुव्रतीच्या प्राण्याचे अवयव तोडून कोणत्या दुष्टाने पांडवाच्या कीर्तीला कलंक लावला जो कोणी निरपराध प्राण्यांना पीडा देतो तो कुठेही असला तरी त्याला माझ्यापासून अवश्य भय राहील दुष्टांचे दमन केल्याने साधूंचे कल्याणच होते जी उन्मत्त व्यक्ती निरपराध प्राण्यांना दुःख देते ती साक्षात देवता असली तरी मी त्या व्यक्तीचे बाजूबंद घातलेले हात तोडून टाकेन आपत्काल नसताना शास्त्र मर्यादा उल्लंघन करणाऱ्यांना शास्त्रानुसार शासन करून धर्मानुसार वागणाऱ्या लोकांचे पालन करणे हाच राजाचा परम धर्म आहे धर्म म्हणाला राजन दुःखितांना अभय देणे हे आपल्यासारख्या पांडूच्या वंशजना योग्यच आहे कारण आपल्या पूर्वजांनी त्यांच्या या श्रेष्ठ गुणांमुळे भगवान श्रीकृष्णांना आपले सारथी दूत इत्यादी बनवले होते हे नरेंद्रा शास्त्रांच्या वेगवेगळ्या वचनांनी मोहित झाल्यामुळे परमपुरुषाला आम्ही ओळखत नाही त्यामुळे संसार क्लेशांची कारणे उत्पन्न होतात कोणत्याही प्रकारचे द्वैत ज्यांना मान्य नाही ते स्वतःलाच स्वतःच्या दुःखाचे कारण समजतात कोणी प्रारब्धाला कारणीभूत ठरवतात तर कोणी कर्माला काही लोक स्वभावाला तर अन्य ईश्वरालाच दुःखाचे कारण मानतात राजर्षी काही जणांचे तर निश्चयपूर्वक असे म्हणणे आहे की दुःखाचे कारण तर्काने जाणले जाऊ शकत नाही आणि वाणीने सांगितले जाऊ शकत नाही आता यापैकी कोणते मत बरोबर आहे याचा तूच आपल्या बुद्धीने विचार कर सूत म्हणाली श्रेष्ठ शौनका धर्माचे हे प्रवचन ऐकून सम्राट परीक्षित अतिशय प्रसन्न झाला त्याचा खेद नाहीसा झाला शांत चित्ताने तो धर्माला म्हणाला धर्माचे तत्व जाणणारे वृषभदेव आपण धर्माचा उपदेश करीत आहात आपण निश्चितच वृषभ रूपात असणारे धर्म आहात अधर्म करणाऱ्याला जसा नरक प्राप्त होतो तसाच नरक सहाडी करणाऱ्यालाही प्राप्त होतो किंवा असाही एक सिद्धांत आहे की प्राण्यांच्या मन आणि वाणीद्वारा परमेश्वराच्या मायेच्या स्वरूपाचे निरूपण केले जाऊ शकत नाही धर्मदेव सत्ययुगात आपले तप पवित्रता दया आणि सत्य असे चार पाय होते आता अधर्माचे अंश असलेले गर्व असत्य आणि मद यामुळे तीन चरण नष्ट झाले आहेत आता सत्य हा आपला चौथा चरणच फक्त शिल्लक आहे त्याच्याच बळावर आपण जीवित आहात असत्याने पुष्ट झालेले हे अधर्मी कलियुग त्यालाही गिळंकृत करू इच्छित आहे ही गोमाता साक्षात पृथ्वी आहे भगवंताने हिच्यावरील प्रचंड भार नष्ट केला होता आणि त्यांच्या अपूर्व सौंदर्याने युक्त अशा चरणचिन्हांमुळे ही सर्वत्र प्रेक्षणीय झाली होती आता हिचा भगवंतापासून वियोग झाला आहे ही साध्वी अभागिनीप्रमाणे नेत्रातून अश्रू ढाळीत चिंता करीत आहे की आता राजाचे सोंग घेतलेले शूद्र माझा उपभोग घेतील माझ्यावर राज्य करतील नंतर महारथी परीक्षिताने धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले अधर्माचे कारण ठरलेल्या कलीला मारण्यासाठी त्याने तीक्ष्ण तलवार हातात घेतली आता हा मला मारून टाकणार हे कलीने जाणले आणि लगेच त्याने आपली राजचिन्हे काढून ठेवून भयाने व्याकुळ होऊन परीक्षिताच्या चरणांवर मस्तक ठेवले परीक्षित मोठा यशस्वी दिनवत्सल आणि शरणागताचे रक्षण करणारा होता कलियुगाने आपल्या चरणांवर मस्तक ठेवले आहे हे पाहून कृपाळूपणे त्याने त्याला मारले नाही परंतु हसत म्हटली तू हात जोडून शरण आला आहेस तेव्हा अर्जुनाच्या यशस्वी वंशातील कोणाही वीरापासून तुला भय बाळगण्याचे कारण नाही परंतु तू अधर्माचा सहाय्यक असल्याने माझ्या राज्यात अजिबात राहू नकोस राजांच्या शरीरातील तुझ्या वास्तव्यामुळेच लोभ असत्य चोरी दुष्टता स्वधर्म त्याग दारिद्र्य कपट कलह दंभ आणि अन्य पापे वाढत आहेत हे अधम सहाय्यका म्हणून तू या ब्रह्मावर्तात एक क्षण देखील राहू नकोस कारण हे धर्म आणि सत्याचे निवासस्थान आहे या क्षेत्रात यज्ञविधी जाणणारे महात्म्य यज्ञांच्या द्वारा यज्ञ पुरुष भगवंताची आराधना करीत असतात या देशात भगवान श्रीहरी यज्ञ रूपात निवास करतात यज्ञांच्या द्वारा त्यांची पूजा केली जाते आणि यज्ञ करणाऱ्यांचे ते कल्याण करतात सर्वांच्या अंतर्यामी असणारे ते भगवान वायूप्रमाणे समस्त चराचर जीवांच्या आत आणि बाहेर निवास करून त्यांच्या कामना पूर्ण करीत असतात सूत म्हणाली परीक्षिताची ही आज्ञा ऐकून कली थरथर कापू लागला हातात यमराजा समान तलवार घेऊन मारण्यासाठी सज्ज झालेल्या परीक्षिताला तो म्हणाला कली म्हणाला हे सार्वभौम राजा आपल्या आज्ञेप्रमाणे जिथे कुठे मी राहण्याचा विचार करतो तिथे आपण धनुष्याला बाण लावून उभे आहात असे मी पाहतो आहे हे धार्मिक शिरोमणी जिथे मी आपल्या आज्ञेचे पालन करीत स्थिरचित्ताने राहू शकेन असे ठिकाण आपण मला सांगावे सुत म्हणाले कलियुगाची विनंती मान्य करून राजा परीक्षिताने त्याला चार ठिकाणी राहण्यासाठी दिली द्यूत मद्यपान व्यभिचार आणि हिंसा या स्थानात क्रमशः असत्य मद आसक्ती आणि निर्दयता या चार रूपात अधर्म निवास करतो कलियुगाने आणखी ठिकाणी मागितली तेव्हा सामर्थ्यवान परीक्षिताने त्याला राहण्यासाठी सुवर्ण हे आणखी एक ठिकाण दिले अशा प्रकारे कलियुगाची असत्य गर्व कामवासना वैर आणि रजगुण ही राहण्याची पाच ठिकाणे झाली अधर्माचे मूळ कारण असलेल्या कली परीक्षिताने दिलेल्या या पाच ठिकाणी राजाज्ञेचे पालन करीत राहू लागला म्हणून आत्मकल्याण इच्छिणाऱ्या पुरुषांनी या पाच ठिकाणांचा कधीही आश्रय करू नये विशेषतः धार्मिक राजा प्रजेचा लौकिकदृष्ट्या नेता आणि धर्मोपदेश करणारे गुरु यांनी तर सावध राहून या ठिकाणांचा त्याग केला पाहिजे यानंतर परीक्षिताने तप शुद्धता आणि दया हे तीन चरण वृषभरूप धर्माला जोडून दिले आणि त्याला आश्वासन देऊन पृथ्वीचे रक्षण केले परीक्षिताचे पितामह राजा युधिष्ठिराणी वनात जातेवेळी महाराज परीक्षिताला राजसिंहासनावर बसवले होते तोच आता तेथे विराजमान आहे तोच परम यशस्वी सौभाग्यशाली चक्रवर्ती सम्राट राजर्षी परीक्षित यावेळी हस्तिनापुरात कौरवकुलाच्या राजलक्ष्मीने शोभत आहे हा अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित असा प्रभावशाली आहे त्याच्याच शासनकालात आपण सर्वजण या दीर्घकाल चालणाऱ्या यज्ञाची दीक्षा घेतली आहे या ठिकाणी सतरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू